श्रीधर स्वामीकृत श्री राम विजय अध्याय चौतीसावा सीते दशदिशा मोकळ्या तुझसी युद्धात रावणाचा वध झाला प्रभू रामचंद्रांचा विजय झाला लक्ष्मण सुग्रीव आणि वानरवीर यांनी लंकेत जाऊन विभीषणाला राज्याभिषेक केला विभीषणाचा निरोप घेऊन सारी मंडळी रामरायाकडे परत आली रावणाच्या बंदिवासातून सुटलेले देव प्रभू रामचंद्रना रामचंद्राच्या दर्शनाला आले हे सारे चालू असता हनुमंताच्या मनात मात्र प्रभू आपणाला सीतामाईला अशोकवनातून घेऊन यायला कधी सांगतात इकडे होते हे रामरायाच्या लक्षात आले त्याने हनुमंताला हाक मारली हनुमंता विभीषणाला घेऊन अशोकवनात जा सीतेला मंगल स्नान घालून नवी वस्त्रे देऊन पालखीतून इकडे घेऊन या हनुमंत लगेच निघाला अशोकवनात गेला त्याने सीतामाईला नमस्कार केला तो म्हणाला माते प्रभू आपल्या सैन्यासह सुवेली पर्वतावर सुखरूप आहे रावणाचा वध झाला प्रभूंनी साऱ्या देवांची सुटका केली त्यांनी विभीषणाला लंकेचे राज दिले हे ऐकून सीता म्हणाली मी सहा महिने अतिशय कष्टात दिवस घालवले आता लवकर मला रामरायांचे दर्शन घडव हनुमंता माझ्यासाठी तू खूप परिश्रम घेतले तुझे उपकार प्रभू रामचंद्रांना सुद्धा विसरता येणार नाही सीतेचा निरोप घेऊन हनुमंत विभीषणाच्या महालात गेला आणि म्हणाला सीता देवीना सन्मानपूर्वक रामरायापुढे घेऊन जाऊ विभीषण आणि हनुमंत वनात आले सीता देवीना मंगलस्नान घालतेवेळी सीता म्हणू लागल्या सीतादेवी म्हणू लागल्या जोपर्यंत अयोध्यानाथ मंगलभोग स्वीकारित नाही तोपर्यंत मी पण मंगलभोगांचा स्वीकार करणार नाही पण मारुतीने सीतादेवींना सांगितले रामचंद्रांची तशी आज्ञा आहे तेव्हा सीतादेवीने मंगलस्नान केले सर्मा त्रिजटा यांनी सीतादेवींची वेणी घातली सर्मा सीतादेवींना मंगलस्नान घालू लागली सीतादेवीने सुंदर वस्त्र परिधान केले विभीषणाने अमौलिक अलंकार सीतादेवीना दिले त्या अलंकारांचे तेज दश जाऊन भिडले त्रिजटेने सीतादेवीच्या सर्वांगाला सुगंधी लेप लावला अनेक मधुर फळांनी सीतादेवींची ओटी भरली सीतादेवींनी ती फळे प्रसाद म्हणून सर्वांना दिली त्रिभुवनातील एक खास रत्न रावणाने लंकेच्या कोशागरात ठेवले होते ते भीषणाने सीतादेवींना अर्पण केले ते सीतादेवीने गळ्यात घातले लंकेतील सर्व सैन्य जमले वाद्यांचा गजर होऊ लागला रत्नगाडीत पालखी आणली हनुमंताने आणि विभीषणाने सीतादेवींना पालखीत बसण्याची विनंती केली सर्मा त्रिजटा सीतेला मिठी मारून रडू लागल्या सीते आम्हाला विसरू नकोस सीता पण त्यांना मिठी मारून विचारत होती सच्यानो आता तुम्ही परत केव्हा भेटाल विभीषणाने अश्रुपूर्ण नेत्रांनी शिबिकेवरील पडदा ओढला आणि शिबिका चालू लागली शिबिकेच्या उजव्या बाजूने मागे हनुमंत आनंदात चालला होता मध्ये विभीषण होता विभीषण हनुमंत मधून मधून शिबिका धरत होते पुढे चोपदार होते खूप मोठी सैन्य होती आता प्रभू राम आणि सीतामाई यांची भेट होणार म्हणून हनुमंत आणि विभीषण आनंदात होते होता होता सीतादेवीची पालखी लवकरच सुवेली पर्वताच्या पायथ्याशी आली सगळे वानर सीतादेवीच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले तेव्हा त्यांना बाजूला करण्यासाठी चोपदार पुढे सरसावले तेव्हा रामाने विभीषणाला निरोप दिला तुझ्या चोपदारांना आवर घाल त्यांनी वानरांना बाजूला रेटता कामा नये सीतेसाठी त्यांनी खूप कष्ट केले तेव्हा वानरांना सीतेचे दर्शन झालेच पाहिजे पतीसमोर स्त्रीने लोकात मोगळे मोकळेपणाने वागल्यास दोष नाही ही रामाची आज्ञा ऐकताच पालखीतून बाहेर येऊन सीता पायी चालू लागली सीतेचे सौंदर्य अप्रतिम होते आदिमाया सर्व वानरांनी पाहिली वानर म्हणजे तरी कोण देवानी वानरांची रूपे घेतलेली राम राज्याभिषेकाच्या वेळेस जसे विघ्न निर्माण झाले <coughs> तसेच विघ्न राम सीता भेटीच्या वेळेस निर्माण झाले सीतेचे रूप पाहून वानरांच्या मनात सीतेच्या चारित्र्याविषयी संशय निर्माण झाला ते मनात म्हणू लागले रावण इतका क्रूर कपटी स्त्रीलंपट होता सीतेसारखे इतके सुंदर रत्न त्यांनी निष्कलंक ठेवले असेल काय केवळ त्यांच्या चेहऱ्यावरून सर्वांचे अंतरंग ओळखून श्रीराम सीतेला म्हणाले रावणाने तुला पळवून नेले हा तुला मोठा दोष लागला होता तुझी सुटका करण्याचे काम मी केले आहे हे काम माझ्याकडून पार पडले म्हणून मला अतिशय आनंद होत आहे मी माझे कर्तव्य केले माझ्या पराक्रमावरील कलंक मी पुसून टाकला आता तू तुला पाहिजे तिकडे जा मी सर्व संघ परित्याग करून वनातच राहीन तुला दाही दिशा मोकळ्या आहेत सीते माझ्यामुळे तुला सुख मिळू शकणार नाही माझा विचार तू सोडून दे <coughs> रामाचे हे विलक्षण कठोर बोलणे ऐकून सीतेचा धीर तुटला लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची सीतेच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या प्रभू असे काही बोलण्यापेक्षा माझा वध करा सहा महिने डोळ्यात प्राण आणून मी आपली वाट पाहिली सतत आपले नाव घेऊन जीव वाचवला आणि आज माझे पूर्व कर्म पुन्हा आड आलेले दिसते आपण कल्पवृक्ष आहात मी याचक आहे कल्पवृक्ष याचकाला कधी मारेल का माझा मृत्यू लंकेतच का बरे झाला नाही नदीला सागराने आश्रय दिला नाही तर तिने जायचे तरी कोणाकडे प्रभो अन्नाची याचना करीत भुकेने तळफड लोक पात्रावर बसलेले आहेत पण दात्याने त्यांना हाकलून द्यावे दात्यापुढे त्या भुकेल्यांचे काही चालत नाही तसे आज माझ्या बाबतीत घडत आहे तुम्ही करुणेचे समुद्र आहात मग आज तुम्ही एवढे कठोर का झालात सूर्य आपल्या किरणांवर रागावेल का समुद्राने लाटांचे वैर केले तर कसे होईल अमृताने मधुरतेचा त्याग केला असे घडेल का कब्रवृक्षाने आपल्या फांदीशी आबोला धरला मेरू पर्वताला स्वतःची शिखरे परकी वाटली असे कधी होईल का प्रभो मी गंगेसारखी पवित्र आहे अग्नीप्रमाणे मी पवित्र आहे रावणाने मला पळवून नेले त्याच्या या अपराधाबद्दल तुम्ही त्याला पुरेपूर शिक्षा दिली प्रभो आता असे करू सोने अग्नीत घालून शुद्ध होते ना मी पण आज अग्निदिव्य करते मी पवित्र असेन तर अग्निदिव्याने आणखीनच पवित्र होऊन बाहेर येईन अग्नीने नष्ट होणार नाही असे म्हणून सीतेने वानरांना सांगून मोठे अग्निकुंड तयार केले अग्नीतून प्रचंड ज्वाळा बाहेर निघू लागला सीतादेवीने अग्नीची प्रार्थना केली हे अग्निदेवा मी खरेच पवित्र असेन तर या अग्निदिव्यातून पार पडून प्रभू रामचंद्रांचे दर्शन मिळेल असे बोलून सीतेने अग्नीत प्रवेश केला वानर देव राक्षस सारे हुंदके देऊ लागले आपली कन्या संकटात सापडलेले पाहून पृथ्वी कंप पाहू लागली लक्ष्मण मारुती अति दुःखी झाले हनुमंत तर तटस्थ होऊन रामचंद्रांच्या या वागण्याकडे पाहत राहिला दोन खटका अग्नीच्या ज्वाळा भडकत होत्या सीता कुठेच दिसत नव्हती स्वामींनी निरंतर माझी सुता ही क्षमेची एकाएकी सर्वत्र दिव्य प्रकाश पसरला पुष्पवृष्टी झालेली सीता अग्नीतून अकस्मात प्रकट झाली पहिल्या रूपापेक्षा असा सीतेचे सौंदर्य शेकडो पटाने वाढले होते रामाची चित्तशक्ती सीता लक्ष्मण रेषेत गुप्त झाली होती ती अग्निदिव्याने पुन्हा प्रगट झाली सीता मूळ रूपात प्रगट होऊन पुन्हा रामचरणांच्या आश्रयाला हळूहळू पुढे होऊ लागली आता त्या सती सीतेला पाहून सर्वत्र सीतारामांचा जयजयकार होऊ लागला वानर सैन्य सीतेच्या चरणावर पडून कृतकृत्य होऊ लागले हनुमंताच्या आनंदाला तर पारावर उरला नाही प्रभू रामचंद्रांचे दर्शन होताच सीतादेवी अतिशय आनंदित झाली प्रभू रामचंद्रांनी सीतादेवीला आपल्या शेजारी बसून तिचा गौरव केला ते म्हणाले ही भूमिकन्या सीता माझ्या अंतःकरणाची स्वामी आहे तशी ती निरंतर राहील रामचंद्र मेघ तर सीता म्हणजे मेघातील वीजच तळपत होती राम सीता यांचा जय जयकार होऊन सर्व बाजूनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी होऊ लागली श्री शंकराने रामचंद्राची स्तुती केली आणि सीतेसह लवकरच अयोध्येत जाण्याची आज्ञा केली सर्व देव रामाची आणि सीतेची वेगवेगळ्या प्रकारे स्तुती करू लागले पण प्रभू रामाला स्वतःविषयी थोडाही अभिमान वाटत नव्हता स्वतःकडे लहानपण घेऊन प्रभू राम त्या देवांची स्तुती करीत होता इंद्रांकडून अमृत सिंचन करून सर्व सैन्य रामाने पुन्हा उठवले राक्षसांची प्रेते शंकराच्या गणाने आधीच भक्षण केल्याने कोणीही राक्षस पुन्हा जीवन झाला नाही रामाने विभीषणे विभीषणाजवळ अयोध्येत जाण्याची इच्छा प्रकट केली तेव्हा लंकानात रामचरणी मस्तक ठेवून आणि आपल्या अश्रूंनी रामाचे पाय भिजवून म्हणाला रामा तुझ्या भजनापुढे मोक्षाची सुद्धा इच्छा नाही मी पण तुमच्याबरोबर अयोध्येत येतो मला लंकेचे राज्य नको रामा तुझा सहवास नसेल ना तर मला सगळे जग व्यर्थ आहे अशा प्रकारे विभीषणाला रामविरहाची कल्पना सहन होईना रामाने विभीषणाला अयोध्येत नेण्याचे मान्य केले पण अयोध्येतील सोळा पाहून परत लंकेत आले पाहिजे ही अट मात्र घातली विभीषणाला अतिशय आनंद झाला त्याने पुष्पक विमान आणले हे अत्यंत श्रेष्ठ रत्नजडित विमान होते क्षणात पृथ्वी माने इतके ते विमान प्रचंड होईल तर इच्छा धरतात क्षणात लहान होईल श्रीराम लक्ष्मण सीता विभीषण व सर्व मानव सैन्यासह त्यात बसले मग त्या विमानाने आकाशात झेप घेतली आणि ते उत्तरेकडे वळाले अध्याय चौतीस पूर्ण